नमस्कार कथा झरना गोष्ट संचातील गोष्ट क्रमांक पंधरा चंद्र आणि शिंपी थंडीचे दिवस होते शिंप्याने आपलं दुकान लवकर बंद केलं आणि कसला तरी विचार करत चालू लागला तेवढ्यात त्याला हळूच एक आवाज आला मला फार थंडी वाजतीये रात्रभर मला मोठा प्रवास करायचा आहे मला एक उबदार कोट शिवून द्याल का अरे हा आवाज कुठून येतोय शिंपी इकडे तिकडे पाहू लागला हे बघ मी इथे बोलणारा दुसरा तिसरा कोणी नव्हता तो तर होता चांदोबा थंडीनी कुडकुडत तो तर अगदी अर्धा झाला होता शिंप्याला वाटलं थंडीमुळे चंद्र बिचारा आकसून गेलेला दिसतोय त्यांनी चंद्राला सांगितलं की लवकरच तो त्याला कोट शिवून देईल शिंप्यानी आपल्याकडे उरलेल्या कापडाचे चांगले तुकडे शोधून काढले आणि अर्ध्या चंद्राच्या आकाराचा एक कोट शिवला खूपच छान दिसतोय असं म्हणत चंद्राने तो अंगात घालायचा प्रयत्न केला पण काय करणार त्याला तो घालताच येईना हिरमोड होऊन चंद्र म्हणाला मला वाटलंच होतं तू माझं माप घेतलंच नव्हतंस मग मला हा कोट कसा होईल शिंपी म्हणाला अरे पण मी तुझं माप घेणार तरी कसा एक घार या दोघांचं बोलणं ऐकत होती ती लगेच म्हणाली शिंपी दादा मोजायची टेप मला दे मी जाते आणि चंद्राचं माप घेऊन येते घार चंद्राच्या भोवती फिरली आणि त्याचं नीट माप घेऊन आली आणि तिने ते शिंपी दादाला दिलं सणासुदीचे दिवस होते एका आठवड्यानंतरच शिंप्याला चंद्राचा कोट शिवायला वेळ मिळाला कोटावरची सुंदर नक्षी पाहून चंद्र खुश झाला केव्हा एकदा कोट घालतो असं झालं त्याला आणि घाईघाईनी तो कोट घालू लागला पण अरेच्या कितीही प्रयत्न केले तरी कोट काही घालताच येईना आता तूच बघ ना खाऊन खाऊन नुसता लठ्ठ झालायस कोट तुला कधीच नीट होणार नाही चिंपी आता रागावला होता चंद्र म्हणाला अरे सगळी चूक तुझी आहे शिंपी दादा तू कोट शिवायला इतके दिवस का घेतलेस आणि मग त्यांनी पुन्हा एकदा विनवणी केली बर आता एकदाच परत शिवून दे हां आता लठ्ठ तर होणार नाहीस ना तू असं म्हणत शिंपी दादा निघून गेला लाल निळे पिवळे काळे असे अनेक रंगांचे तुकडे जोडून शिप्प्यानी एक मोठा कोट शिवला कोट शिवायला थोडे दिवस लागले दिसायला तर कोट अतिशय सुरेख होता शिंपी कोट घेऊन चंद्राकडे गेला पण चंद्र आता गोल कुठे होता तो कोट त्याच्यासाठी फारच मोठा झालेला होता चंद्र ओरडू लागला एवढा सैल कोट घातला तर माझी थंडी कशी जाईल आता ते मला काय माहीत शिंपी पण रागाने बोलला इतका कुशल हुशार शिंपी इतक्या वर्षात जे चांगलं नाव मिळवलं होतं ते धुळीला मिळालं एक साधा कोट शिवू शकला नाही तो चंद्रासाठी बिचारा शिंपी जेव्हा जेव्हा त्याला चंद्र दिसतो तेव्हा तेव्हा शिंपी आपले दात ओठ खाऊ लागतो